लेसन नंबर ट्वेंटी हिरवा हिरवा डोंगर त्या हिरव्या डोंगरावर सकाळी लोकांची खूप गर्दी असते काही लोक डोंगर चढत असतात काही चपळ माणसं डोंगर भरभर उतरत असतात तरुण मुलं डोंगरावर व्यायाम करत असतात छोटी मुलं इकडे तिकडे पळत असतात काही मुलं फुलं तोडत असतात काही मुलं फुलपाखर पकडत असतात काही लोक पक्षी पाहत असतात डोंगरावर गुरढोरं चरत असतात गुराखी गुरांच्या मागे फिरत असतात काही गुराखी गाणी म्हणत असतात पक्षी इकडे तिकडे उडत असतात आणि फांद्यांवर किलबिल करत असतात डोंगरावर बायका सुद्धा जात असतात काही बायका देवळात जात असतात काही बायका गप्पा मारत असतात हिरव्या डोंगरावर सकाळी अशी धावपळ असते लिसन अँड रिपीट हिरवा हिरवा डोंगर हिरवा हिरवा डोंगर त्या हिरव्या डोंगरावर सकाळी लोकांची खूप गर्दी असते त्या हिरव्या डोंगरावर सकाळी लोकांची खूप गर्दी असते काही लोक डोंगर चढत असतात काही लोक डोंगर चढत असतात काही चपळ माणसं डोंगर भरभर उतरत असतात काही चपळ माणसं डोंगर भरभर उतरत असतात तरुण मुलं डोंगरावर व्यायाम करत असतात तरुण मुलं डोंगरावर व्यायाम करत असतात छोटी मुलं इकडे तिकडे पळत असतात छोटी मुलं इकडे तिकडे पळत असतात काही मुलं फुलं तोडत असतात काही मुलं फुलं तोडत असतात काही मुलं फुलपाखरं पकडत असतात काही मुलं फुलपाखर पकडत असतात काही लोक पक्षी पाहत असतात काही लोक पक्षी पाहत असतात डोंगरावर गुरढोर चरत असतात डोंगरावर गुरढोर चरत असतात गुराखी गुरांच्या मागे फिरत असतात गुराखी गुरांच्या मागे फिरत असतात काही गुराखी गाणी म्हणत असतात काही गुराखी गाणी म्हणत असतात पक्षी इकडे तिकडे उडत असतात पक्षी इकडे तिकडे उडत असतात आणि फांद्यांवर किलबिल करत असतात आणि फांद्यांवर किलबिल करत असतात डोंगरावर बायका सुद्धा जात असतात डोंगरावर बायका सुद्धा जात असतात काही बायका देवळात जात असतात काही बायका देवळात जात असतात काही बायका गप्पा मारत असतात काही बायका गप्पा मारत असतात हिरव्या डोंगरावर सकाळी अशी धावपळ असते हिरव्या डोंगरावर सकाळी अशी धावपळ असते ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मी सकाळी पेपर वाचत असतो मी सकाळी पेपर वाचत असतो मी सकाळी दूध पीत असते मी सकाळी दूध पीत असते तू शाळेत अभ्यास करत असतोस तू शाळेत अभ्यास करत असतोस तू शाळेत पुस्तक वाचत असतेस तू शाळेत पुस्तक वाचत असतेस तो वर्गात चित्र काढत असतो वर्गात चित्र काढत असतो ती घरी काम करत असते ती घरी काम करत असते ते झाडावर चढत असत ते झाडावर चढत असत आम्ही कपडे धुत असतो आम्ही कपडे धुत असतो तुम्ही बाजारात जात असता तुम्ही बाजारात जात असता आपण पैसे मोजत असतो आपण पैसे मोजत असतो ते पत्र लिहित असतात ते पत्र लिहित असतात त्या स्वयंपाक करत असतात त्या स्वयंपाक करत असतात ते झाडावर चढत असतात ते झाडावर चढत असतात शेतकरी पेरणी करत असतात शेतकरी पेरणी करत असतात बायका नदीवर धुणी धूत असतात बायका नदीवर धुणी धूत असतात कुत्री लोकांवर भुंकत असतात कुत्री लोकांवर भुंकत असतात आम्ही सायकल चालवत असतो आम्ही सायकल चालवत असतो ते गणपती पुढे नाचत असतात ते गणपती पुढे नाचत असतात त्या घरात काम करत असतात त्या घरात काम करत असतात शिक्षक वर्गात शिकवत असतात शिक्षक वर्गात शिकवत असतात आकाशात विमान उडत असतं आकाशात विमान उडत असत मुलं पतंग उडवत असतात मुलं पतंग उडवत असतात मोहन कविता म्हणत असतो मोहन कविता म्हणत असतो मनीषा आंघोळ करत असते मनीषा आंघोळ करत असते मांजर शिकार करत असत मांजर शिकार करत असत विद्यार्थी धडे वाचत असतात विद्यार्थी धडे वाचत असतात श्रीयुत भाटे व्यायाम करत असतात श्रीयुत भाटे व्यायाम करत असतात संध्याताई स्वेटर विणत असतात संध्याताई स्वेटर विणत असतात सबस्टिट्यूशन रेल सबस्टिट्यूट अभ्यास कर with the given phrases Avinash सकाळी अभ्यास करत असतो गाणी म्हण अविनाश सकाळी गाणी म्हणत असतो काम कर अविनाश सकाळी काम करत असतो गप्पा मार अविनाश सकाळी गप्पा मारत असतो चित्र बघ अविनाश सकाळी चित्र बघत असतो पत्र लिही अविनाश सकाळी पत्र लिहित असतो पुस्तक वाच अविनाश सकाळी पुस्तक वाचत असतो दार उघड अविनाश सकाळी दार उघडत असतो चेंडू खेळ अविनाश सकाळी चेंडू खेळत असतो झाडावर चढ अविनाश सकाळी झाडावर चढत असतो पतंग उडव अविनाश सकाळी पतंग उडवत असतो सबस्टिट्यूट ती with the given pronouns or nouns making necessary changes in the sentence ती अभ्यास करत असते तो तो अभ्यास करत असतो आम्ही आम्ही अभ्यास करत असतो ते ते अभ्यास करत असतात त्या त्या अभ्यास करत असतात तुम्ही तुम्ही अभ्यास करत असता मी मी अभ्यास करत असतो मी अभ्यास करत असते श्रीकांत श्रीकांत अभ्यास करत असतो श्रीयुत साठे श्रीयुत साठे अभ्यास करत असतात प्रमिलाबाई प्रमिलाबाई अभ्यास करत असतात पाटील साहेब पाटील साहेब अभ्यास करत असतात लोक लोक अभ्यास करत असतात बायका बायका अभ्यास करत असतात मुली मुली अभ्यास करत असतात आपण आपण अभ्यास करत असतो तू तू अभ्यास करत असतोस तू अभ्यास करत असतेस fill in the gaps drill fill in the gaps with the verb Mohan सकाळी दात असतो मोहन सकाळी दात घासत असतो आई स्वयंपाक असते आई स्वयंपाक करत असते मी पत्र असतो मी पत्र लिहित असतो मांजर झाडावर असतात मांजर झाडावर चढत असतात विणा कपडे असते वीणा कपडे धूत असते आम्ही दार असतो आम्ही दार उघडत असतो किसन फळा असतो किसन फळा पुसत असतो अमर चित्र असतो अमर चित्र काढत असतो माकड शेंगा असत माकड शेंगा खात असत शिक्षक वर्गात असतात शिक्षक वर्गात शिकवत असतात आपण चहा असतो आपण चहा पीत असतो तुम्ही मोटार असता तुम्ही मोटार चालवत असता मीनाताई शाळेत असतात मीनाताई शाळेत जात असतात मुलं डोंगर असतात मुलं डोंगर चढत असतात विद्यार्थी लेझिम असतात विद्यार्थी लेझिम खेळत असतात listen to the conversation Prakash तू सकाळी काय करत असतोस मी सकाळी अभ्यास करत असतो दिलीप तू सकाळी खेळत असतोस का नाही मी सकाळी खेळत नसतो मी पण सकाळी अभ्यास करत असतो आणि अनिता काय करत असते मी पण सकाळी अभ्यास करत असते शाबास तुम्ही सर्वजण सकाळी अभ्यास करत असता मी सकाळी शाळेत येत असतो काही लोक डोंगरावर जात असतात काही लोक कारखान्यात जात असतात बायका नळावर पाणी भरत असतात रस्त्यावर गम्मत असते होय गुरुजी आम्ही सुद्धा शाळेत येत असतो आणि वाटेत सगळ्या गमती पाहत असतो कधी कधी पाऊस पडत असतो मुलं पावसात खेळत असतात काही मुलं गाणी म्हणत असतात मी मजा पाहत असतो